हस हसले कदा लियले वेड त हस हसन कारा वेड तु हस हसन के कदा

ಸದಾ ಲಾವಿಯಲೇ ಬೇಡತು ಲಾವಿಯಲೇ ಬೇಡತು ಹಸ ಹಸುನೆ ಗಾಲಿ ಸದಾ ಲಾವಿಯಲೇ ಬೇಡತು ರುಸರು ಸುನಿ ಉಗಿತ ಕಿತಿ ಕದಾ कीच किती कदा सुने रुसरुसुने रुसरुसुने उगीच किती कदा वाढविले प्रेम तू वाढविले प्रेम तू मज खचित बाळी कळत नारी तुझ्या कळत नाही तुझ्या प्रीतीचे हस हसून काले कला लागले वेड तू हस हसून गाले हस हसून गाले I'll be